บุ๊กทูสิบห้า पंधरा पंधरा ผลไม้และอาหาร फळे आणि खाद्यपदार्थ फळे आणि खाद्यपदार्थ ดิฉันมีสตรอเบอรี่ माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे ดิฉันมีกีวีและแตงโม माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे ดิฉันมีส้มและเกรฟฟรุต माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे ดิฉันมีแอปเปิลและมะม่วง माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे ดิฉันมีกล้วยและสับปะรด माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे ดิฉันกำลังทำสลัดผลไม้ मी फ्रूट सलाड बनवित आहे मी फ्रूट सॅलड बनवत आहे ดิฉันกำลังทานขนมปังปิ้ง मी टोस्ट खात आहे मी टोस्ट खात आहे ดิฉันกำลังทานขนมปังปิ้งกับเนย मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे ดิฉันกำลังทานขนมปังปิ้งทานเนยและแยม मी लोणी आणि जॅम सोबत टोस्ट खात आहे मी लोणी आणि जॅम सोबत टोस्ट खात आहे ดิฉันกำลังทานแซนด์วิช मी सँडविच खात आहे मी सँडविच खात आहे ดิฉันกำลังทานแซนด์วิชทานเนยเทียม मी मार्गरीन सोबत सँडविच खात आहे मी मार्गरीन सोबत सँडविच खात आहे ดิฉันกำลังทานแซนด์วิชทานเนยเทียมและใส่มะเขือเทศ मी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सँडविच खात आहे मी मार्गरीन आणि टमॅटो सोबत सँडविच खात आहे เราต้องการขนมปังและข้าว आम्हाला पोळी आणि भात हवे आहे आम्हाला पोळी आणि भाताची गरज आहे เราต้องการปลาและสเต็ก आम्हाला मासे आणि स्टेक्स हवे आहे आम्हाला मासे आणि स्टिक्सची गरज आहे เราต้องการพิซซ่าและสปาเกตตี้ आम्हाला पिझ्झा आणि स्पगेटी हवे आहे आम्हाला पिझ्झा आणि स्पॅगेटीची गरज आहे เราต้องการอะไรอีกไหม आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे เราต้องการแครอทและมะเขือเทศสำหรับทำซุป आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोची गरज आहे आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोची गरज आहे ซุปเปอร์มาร์เก็ตอยู่ที่ไหน सुपरमार्केट कुठे आहे सुपरमार्केट कुठे आहे